ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमः अध्याय दुसरा नारदाचे वसुदेवाकडे जाणे आणि त्यांना राजा जनक व नऊ यगुश्वरांचा संवाद ऐकवणे शुक म्हणाला हे कुरुनंदना श्रीकृष्णांच्या सहवासात राहण्याच्या इच्छेने नारद श्रीकृष्णाने स्वतःच्या शौर्याने रक्षण केलेल्या द्वारकेत वारंवार येऊन राहत असत हे राजन ज्याला इंद्रिय आहेत असा सगळीकडून मृत्यूने वेढलेला कोणता प्राणी मोठमोठ्या देवतांनी सुद्धा उपासना करावी अशा श्रीकृष्ण चरणकमलांची सेवा करणार नाही एकदा देवर्षी नारद वसुदेवाकडे गेला तो आसनस्थ झाल्यावर त्यांनी त्याची विधीपूर्वक पूजा व प्रणाम करून म्हटले वसुदेव म्हणाले ज्याप्रमाणे माता पित्यांचे पुत्राकडे येणे त्याच्या कल्याणासाठी किंवा भगवत भक्तांचे येणे प्रपंचाला उभगलेल्या दुःखितांच्या कल्याणासाठीच असते तसेच हे नारदा आपले येणे हे सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठीच असते देवतांचे वर्तन कधी प्राण्यांच्या दुखाला तर कधी सुखाला कारणीभूत होते परंतु आपल्यासारख्या भगवतप्रेमी साधूंची प्रत्येक कृती सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठीच असते लोक देवतांना ज्याप्रमाणे भसतात त्याचप्रमाणे देवता सुद्धा त्यांना प्रतिबिंबासारखेच कर्मानुसार फळ देतात परंतु सत्पुरुष दिनवत्सल असतात ते सर्वांनाच आपले समजतात हे भ्रमण तरीसुद्धा आम्ही आपणास भागवत धर्मासंबंधी प्रश्न विचारित आहोत जी श्रद्धेने ऐकल्यामुळे सगळीकडे भयप्रद असणाऱ्या या संसारातून मनुष्य मुक्त होतो पूर्वी मी मुक्ती देणाऱ्या भगवंताची आराधना मुक्ती मिळावी म्हणून नव्हे तर ते मला पुत्ररूपाने प्राप्त व्हावेत म्हणून केली होती कारण भगवंताच्या मायेने मी त्यावेळी मोहित झालो होतो हे सुव्रता आपण मला आता असा उपदेश करा की ज्यामुळे अनेक संकटांनी सर्व बाजूनी वेढलेल्या या संसारातून मी सहजपणे पार होऊन जाईन शुक म्हणाला राजन बुद्धिमान वसुदेवांचा हा प्रश्न ऐकून देवर्षी नारदाला भगवंताच्या गुणांचे स्मरण झाले आणि प्रेमपूर्वक तो त्यांना म्हणाला नारद म्हणाला हे यदुश्रेष्ठा विश्वाचे कल्याण करणारा भागवत धर्म जाणून घेण्यासंबंधीचा तुमचा हा निश्चय अतिशय चांगला आहे हे वसुदेवा हा श्रेष्ठ भागवत धर्म असा आहे की जो ऐकल्याने त्याचा उच्चार केल्याने त्याचे स्मरण केल्याने त्याचा स्वीकार केल्याने किंवा त्याला मान्यता दिल्याने सुद्धा दुर्जन सुद्धा त्याच क्षणी पवित्र होतात ज्यांचे श्रवण व कीर्तन पावन करणारे आहे त्या परम कल्याण स्वरूप व माझे आराध्य दैवत अशा भगवान नारायणांची तुम्ही आज मला स्मरण करून दिले आहे त्यासंबंधी हा एक प्राचीन इतिहास सांगतात तो म्हणजे ऋषभाचे पुत्र आणि महात्मा वेदेह यांचा संवाद होय स्वयंभू मनुचा प्रियव्रत नावाचा एक पुत्र होता त्याचा पुत्र अग्निध्र अग्निध्राचा नाभी आणि नाभीचा ऋषभ वासुदेवांचा अंश असणाऱ्या त्यांनी मोक्ष धर्माचा उपदेश करण्यासाठी अवतार धारण केला होता त्याचे शंभर पुत्र होते आणि ते ब्रह्मज्ञानामध्ये पारंगत होते भरत हा त्यांच्यामध्ये सर्वात थोरला तो नारायणांचा परमभक्त होता त्याच्याच नावावरून अलौकिक असा हा देश भारतवर्ष नावाने प्रसिद्ध झाला त्याने पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घेतल्यानंतर ते सोडून तो वनात गेला तिथे त्याने तपश्चरीने भगवंताची उपासना करून तीन जन्मामध्ये भगवंतांना प्राप्त करून घेतली त्या पुत्रापैकी नऊ पुत्र या भारतवर्षाच्या नऊ द्वीपांचे अधिपती झाले आणि एक्क्याऐंशी पुत्र कर्मकांड रचणारी द्विज झाले उरलेल्या भाग्यशाली नऊ जणांनी परिश्रमपूर्वक आत्मविद्या संपादन करून ती आत्मज्ञानी झाली होती त्यामुळे हे नेहमी दिगंबर अवस्थेत राहत आणि अधिकारी पुरुषांना आत्मज्ञानाचा उपदेश करीत असत त्यांची नावे अशी होती कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन आविर्होत्र द्रुमिल चमस व करभाजन हे व्यक्त अव्यक्त जग भगवत रूप मानून ते आपल्याहून वेगळे नाही असा अनुभव घेत पृथ्वीवर विहार करीत होते मनात येईल तिकडे ते जात असत देवता सिद्ध साध्य गंधर्व यक्ष मनुष्य किन्नर नाग मुनी चारण भूतनाथ विद्याधर ब्राह्मण गोशाळा अशा कोणत्याही जागी ते स्वच्छंदपणे जात सर्वजण जीवनमुक्तच होते ते एकदा या अजनाभ वर्षात महात्म्या निमित्त ऋषींच्या द्वारा चालू असलेल्या यज्ञात योगायोगाने जाऊन पोहोचले ते भगवंताचे परमभक्त आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी होते त्यांना पाहून यजमान निमी अग्नि आणि ऋत्विज असे सर्वच जण त्यांच्या स्वागतासाठी उभे राहिले ते भगवंताचे परमभक्त आहेत असे जाणून विदेह राजाने त्यांना यथायोग्य आसनावर बसवले आणि प्रेमाने त्यांची विधीपूर्वक पूजा केली ते नवही योगेश्वर आपल्या अंगकांतीने संकाधिकासारखे तळपत होते राजाने विनम्रतेने मस्तक लवून अतिशय प्रेमाने त्यांना प्रश्न केला विदेही राजा म्हणाला मी तर असे समजतो की आपण सर्वजण मधुसूदन भगवंताचे पार्षदच आहात कारण भगवंताचे भक्त लोकांना पवित्र करण्यासाठी सर्वत्र फिरत असतात जीवांना मनुष्य शरीर प्राप्त होणे हे अतिशय कठीण शिवाय ते क्षणभंगूर अशा या देहात भगवंताच्या भक्तजनांचे दर्शन आणखीनच दुर्लभ आहे म्हणून हे त्रिलोक पावन महात्म्यानो आम्ही आपणास आमच्या परम विचारित आहोत कारण या जगात अर्धाक्षण झालेला सत्संग सुद्धा मनुष्याचा फार मोठा ठेवा आहे आम्ही ऐकण्याचे अधिकारी असलो तरी आपण आम्हाला भागवत धर्माचा उपदेश करावा कारण त्यामुळे प्रसन्न झाली असता भगवान शरणागत भक्तांना स्वतःला सुद्धा देऊन टाकतात नारद म्हणाला हे वसुदेवा जेव्हा निमीने त्या महात्म्यांना हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी अतिशय प्रेमाने त्या प्रश्नाचा सन्मान केला आणि सदस्य व ऋतुजांच्या बरोबर आणि सदस्य आणि ऋतुजांच्या बरोबर बसलेल्या राजा निमेला ते म्हणाले कवी म्हणाला राजन भगवंताच्या चरणाची नित्य उपासनाच या जगात सर्व प्रकारचे भय नाहीसे करणारे आहे असे माझे निश्चित असे मत आहे नश्वर पदार्थांविषयी अहंता व ममता उत्पन्न झाल्यामुळे ज्यांचे चित्त उद्विग्न झालेले असते त्यांना वाटणारी भीती या उपासनेने संपूर्णपणे नाहीशी होते अज्ञानी लोकांना सुद्धा अगदी सहजपणे साक्षात आपल्या प्राप्तीचे जे उपाय भगवंतांनी सांगितलेले आहेत तेच भागवत धर्म असे समज राजन या भागवत धर्माचा अवलंब करणाऱ्या मनुष्यावर कधी संकटे येत नाहीत आणि डोळे बंद करून तो पळाला म्हणजेच त्याच्या विधानात काही कमतरता राहिली तरी त्याचे स्खलन किंवा पतन होत नाही मनुष्य शरीराने वाणीने मनाने इंद्रियाने बुद्धीने अहंकाराने किंवा स्वभावाप्रमाणे जी जी कर्मे करील ती ती सर्व कर्मे त्या परमपुरुष नारायणानाच समर्पण करावीत जो ईश्वराला विन्मुख झाला त्याला त्याच्या मायेमुळे आपल्या स्वरूपाची विस्मृती होते आणि त्यामुळे देह म्हणजेच मी असा त्याला भ्रम होतो या आत्म्याखेरीज दुसरे काही मानण्यामुळे भय उत्पन्न होते म्हणून गुरुनाच आपले आराध्य दैवत मानून अनन्य भक्तीने त्या ईश्वराचे भजन करावे राजन हा द्वैत प्रपंच नसतानाही त्याची कल्पना करणाऱ्याला तो भासतो ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये स्वप्न पाहणाऱ्याच्या कल्पनेमुळे किंवा जागेपणी वेगवेगळ्या प्रकारच्या मनोरथांमुळे एक विलक्षण सृष्टी दिसू लागते त्याप्रमाणे म्हणून विवेकी पुरुषाने संसारातील कर्मासंबंधी संकल्प विकल्प करणाऱ्या मनाला आवरावी त्यामुळेच त्याचे भय नाहीसे होईल भगवंताच्या जन्माच्या आणि लिलांच्या पुष्कळशा मंगलमय कथा या जगामध्ये प्रसिद्ध आहेत त्या ऐकाव्यात तसेच त्यांच्याविषयीची नामे व स्तोत्रे संकोच सोडून गात राहावीत शिवाय प्रपंचामध्ये आसक्त न होता सर्व व्यवहार करावेत जो हे व्रत घेतो त्याच्या हृदयात आपल्या प्रियतम प्रभूंच्या नामसंकीर्तनाने प्रेमाचा अंकुर उगवतो त्याचे चित्त द्रवते तो वेड्याप्रमाणे कधी खदखदून हसतो तर कधी मोठ्याने रडू लागतो कधी मोठ्याने भगवंतांना हाका मारतो तर कधी त्यांच्या गुणांचे गायन करू लागतो कधी कधी नाचतो सुद्धा अशा वेळी त्याला लोकांची मुळीच पर्वा नसते आकाश वायू अग्नी पाणी पृथ्वी ग्रहनक्षत्रे प्राणी दिशा वृक्ष वनस्पती नद्या समुद्र हे सगळे इतकेच काय सारे चराचर भगवंताचेच शरीर समजून त्याला अनन्य भावाने नमस्कार करावा जसे जेवणाऱ्याला प्रत्येक घासाबरोबर तृप्ती जीवनशक्ती आणि भूक नाहीशी होणे असे तीन फायदे एकाच वेळी होतात त्याचप्रमाणे जो मनुष्य भगवंतांना शरण जातो त्याला भगवंताबद्दल प्रेम त्यांच्या स्वरूपाचा अनुभव आणि इतर सर्व वस्तूंविषयी वैराग्य अशा तीनही गोष्टींची एकाच वेळी प्राप्ती होते हे राजन अशा प्रकारे जो भक्त निरंतर भगवंताचे भजन करतो त्याला भगवंताविषयी भक्ती संसाराबद्दल वैराग्य आणि भगवंताच्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होते आणि तेव्हा तो परमशांतीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ लागतो राजाने विचारले आता आपण मनुष्यापैकी भागवत कुणाला म्हणावी ते आम्हाला सांगा त्याचे धर्म कोणते त्याचा स्वभाव कसा असतो तो माणसाशी कसा वागतो काय बोलतो आणि कोणत्या लक्षणामुळे तो भगवंतांना प्रिय होतो हरी म्हणाला आत्मस्वरूप भगवान सर्व प्राण्यांमध्ये आत्मरूपाने राहिले आहेत असे जो पाहतो त्याचबरोबर सर्व चराचर आत्मस्वरूप भगवंतामध्येच आहे असे पाहतो तो उत्तम भागवत समजावा जो भगवंतावर प्रेम त्यांच्या भक्तांशी मैत्री दुःखी व अज्ञानांवर कृपा आणि भगवंताचा द्वेष करणाऱ्यांची उपेक्षा करतो तो मध्यम प्रतीचा भागवत होय आणि जो भगवंताच्या मूर्तीचीच पूजा अर्चा श्रद्धेने करतो परंतु त्यांचे भक्त किंवा अन्य लोकांवर प्रेम करीत नाही तो कनिष्ठ भक्त होईल जो इंद्रियाने विषयांचे ग्रहण करतो परंतु त्याबद्दल आवड नावड बाळगत नाही ही सर्व भगवंताचीच माया आहे असे मानतो तो उत्तम भागवत समजावा जन्म मृत्यू तहानभूक श्रम भय आणि लालसा हे विकार क्रमशः शरीर प्राण इंद्रिये मन आणि बुद्धी यांना होत असतात जो भगवंताचे स्मरण करण्यात इतका तन्मय झालेला असतो की या प्रापंचिक गोष्टींनी तो त्रस्त होत नाही तो उत्तम भागवत समजावा ज्याच्या मनामध्ये विषय भोगांची इच्छा कर्म प्रवृत्ती आणि त्यांचे बीज असणारी वासना यांचा उदय होत नाही आणि जो केवळ वासुदेवांच्या आश्रयानेच राहतो तो उत्तम भागवत होय ज्याला या शरीराचा चांगल्या कुळात जन्मल्याचा तसेच वर्ण आश्रम आणि जातीचाही अहंकार नसतो तोच भगवंताला प्रिय असतो जो संपत्ती किंवा शरीर इत्यादींच्या बाबतीत हे माझे आणि हे दुसऱ्याचे असा भेदभाव अजिबात करीत नाही सर्व पदार्थांमध्ये समस्वरूप अशा परमात्म्याला पाहत असतो आणि त्यामुळे शांत राहतो तो भगवंताचा उत्तम भक्त होईल आपले अंतकरण भगवन्मय करणाऱ्या देवता सुद्धा भगवंताचे जे चरणकमल धुंडाळीत असतात त्यांच्यापासून अर्धे निमिष सुद्धा जो दूर होत नाही मग त्यासाठी एखाद्याने त्याला त्रिभुवनाचे वैभव जरी दिले तरी सुद्धा तो त्यांचे स्मरण सोडित नाही तोच वैष्णवामध्ये अग्रगण्य होईल भगवंताच्या त्रिभुवनव्यापी चरणांच्या बोटांच्या नखरत्नांच्या चंद्रिकेने ज्या भक्तजनांच्या हृदयाचा त्रिविध ताप एक वेळ दूर केला त्यांच्या हृदयामध्ये जसा चंद्रोदय झाल्यावर सूर्याचा ताप जाणवत नाही तसा तो ताप परत कसा आपला प्रभाव दाखवी अगतिक होऊन नामोच्चार केल्यावर सुद्धा संपूर्ण पापराशी नष्ट करणारे साक्षात भगवान श्रीहरी प्रेमरज्जूने चरणकमल बांधून ठेवल्यामुळे ज्याचे हृदय एका क्षणापुरते सुद्धा सोडित नाही तो भगवत भक्तामध्ये मुख्य होईल या ठिकाणी दुसरा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू